रामकृष्ण गोविंद मी जे कर्म करतो त्याचं फळ मला या जन्मात पुढच्या जन्मात कुठल्या न कुठल्या तरी जन्मात भोगावंच लागतं कर्म चांगलं असू दे वाईट असू दे माझी इच्छा असो अगर नसो पण मला त्याचं फळ भोगायलाच लागेल आज माझं वर्ष सत्तर सत्तर वर्षात मी किती कर्म केली असतील बारा महिने तीनशे पासष्ट दिवस साठ मिनिट प्रत्येक तासाची अशी किती कर्म केली असतील आणि त्या सगळ्या कर्माची फळं मी काय या जन्मात शंभर टक्के भोगलेली नाहीत असंख्य असंख्य कर्मफळ मला भोगायला लागणार आहेत मग काय होत ते तुम्हाला मी सांगतो मी ते हे मी सगळं वाटलेलं आहे ज्ञानेश्वरी दासबोध विवेकानंद ज्ञाने काय जे ग्रंथ असतील जे काय असेल ते त्याच्यामध्ये उपनिषद त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे सर्व मी माझा बरोबर मृत्यूनंतर घेऊन जातो कर्मसंचिताचं गाठोड हे अदृश्य आहे संचित आहे आणि याला कारण देह म्हणतात कारण याचा अर्थ पुनर्जन्माला कारण देह मी बरोबर घेऊन जातो एकही कर्मफळ सोडत नाही माझा मृत्यू झाल्यानंतर धनंजय नावाचा जो प्राण आहे दहावा जसं तुम्हाला मी उदाहरणानं सांगतो आपण बदली झाल्यानंतर सामान आवरून ट्रक मध्ये भरून ट्रक पाठवून देतो बायका मुलांना पाठवून देतो आणि मी दुसरे दिवशी जातो पण मध्यंतरीच्या दिवशी मी परत घरी येतो कुठ बल्ब राहिला नाही ना कुठं काही राहिलं नाही ना इकडं तिकडं चुकून काही हे तपासतो ते बरोबर घेतो आणि मग मी जातो तस माझ्या या देहामध्ये कुठलं कर्म करायचं फळ जर राहिलं असेल फळ घ्यायचं राहिलेलं कर्म असेल तर तो धनंजय प्राण गोळा करतो आणि अशा प्रकारे अदृष्टच माझ कर्मफळाचं गाठोड मी घेऊन जातो मनुष्य जन्म संपला आता पुढं त्याचं जे मला तिथे फळ भोगायला लागेल सो कॉल्ड तथा कथित स्वर्ग किंवा नरक किंवा आणि जी काय सिस्टीम असेल तिथे त्या सिस्टीममध्ये माझ्या मानसिक कर्माचं कायिक कर्माचं फळ मला कायेनं भोगायला लागेल वाचिक कर्माचं फळ मला न भोगायला लागेल मानसिक कर्माचं फळ मला मनानं किंवा अदृष्टानं भोगायला लागेल असं मानसिक कर्माचं फळ मला तिथे भोगायला लागेल ते भोगून पैकी काही सगळं नव्हे सगळं नव्हे अमुक अमुक गोष्टी बद्दल आपण म्हणतो मला त्या ग्रहस्थानी निष्कारण मनस्ताप दिला म्हणतो आपण व्यवहारात पण हा मनस्ताप निष्कारण नसतं हे कुठल्या तरी पूर्वजन्मातलं फळ असतो आणि त्यांनी त्याला मी मानसिक त्रास दिलेला असेल तर तो मला मानसिक त्रासच होतो तेवढ्या पुरता तो हिशोब संपतो तर मी हे संचिताच गाठोड घेऊन जातो तिथं जे काय संपवायचं असेल ते संपवतो उरलेल्या गाठोड्यापैकी सगळं नव्हे मला अमुक एक योनीत भोगण्यास योग्य कर्मफळाचं संचित कुठलं तेवढं मी घेऊन त्या योनीत जन्माला येतो उदाहरणार्थ मला त्या संचित अदृष्ट संचिताच्या प्रचंड गाठोड्यातल्या पैकी एक वाटीभर संचित हे कुत्र्याच्या जन्माला येऊन भोगायचं आहे असं जर असेल तर तेवढंच वाटीभर कर्माचं संचित घेऊन मी म्हणजे कारण देह पावसामार्फत खाली येतो ते संचित ते अदृष्ट पावसाबरोबर आलेलं शेतात पडत त्या शेतात पडल्यानंतर त्यापासून जे फळ निर्माण होत ते फळ फळ म्हणजे फळ फ्रूट नव्हे मग जोंधळ्याचा दाणा असू दे गव्हाचा असू दे सीताफळ असू दे जे काय असेल ते ते मी घेऊन शेतात पडतो शेतात त्या पिकानुसार ते पीक कर्म धर्म संयोगाने म्हणा पण भगवंतांच्या नियमानुसार मी म्हणजे कुत्र्याच्या योनीत येण्यासाठी कुत्रा ते खातो त्या खाल्लेल्यापासून काय तयार होतं त्याला काय काय म्हणतात मनुष्य आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जो संयोग होतो त्यावेळेला काय त्याला म्हणतात आता माझ्या शब्द लक्षात नाही पुरुषाद्वारे ते वीर्य पुरुष कुत्र्याद्वारे ते वीर्य स्त्री योनी मधल्या कुत्रीच्या शरीरात जात आणि त्यापासून जो कुत्रा किंवा कुत्री निर्माण होते तो मी मग त्या कुत्र्याच्या योनीमध्ये ते वाटीभर कर्म मी फळ भोगतो माझा जन्म संपतो माझ्या संचितातल्या गाठोड्याच्या पर्वतापैकी एक वाटीभर कर्म संपतं परत मी कर्म फल संचयाचं ते गाठोड कारण देह घेऊन कारण कुत्र्याची योनी ही केवळ आणि केवळ भोग योनी आहे केवळ भोग योनी मी नवीन कर्म काही करत नाही मी चावलो कुणाला तर ते कर्म नव्हे त्याचं फळ मला भोगायला लागत नाही तर असं वाटीभर कर्म संपून मी परत जातो परत परत ते माझं जे काय तिथं कारण देहाचं गाठोड आहे त्यातलं उरलेलं आणखी वाटीभर कर्म घेऊन मी पालीच्या जन्माला येतो याच प्रकाराने येतो वीर्याच्या द्वारे स्त्रीच्या उदरामध्ये पालीच्या योनीला मी जन्माला येतो पालीच्या योनीला योग्य असेल तेवढं कर्मफळ भोगतो संपून परत जातो परत वाटीभर कर्म घेतो परत मी झुरळाच्या जन्माला येतो परत वर जातो परत काय पातेले भर कर्म असेल फळ संचित ते घेऊन वाघाच्या जन्माला येतो असे माझे अनेक त्र्याऐंशी लाख जन्म होत होत वाटीभर तपेल भर हे उदाहरण आहे एवढी एवढी मी कर्मफळाचं संचित माझं संपवतो आणि ज्या वेळेला फक्त आणि फक्त मनुष्य जन्मातच भोगण्याचं माझं संचित आहे ते उरत त्यावेळेला मी तो संपूर्ण उरलेला कारण देह घेऊन पावसाद्वारे खाली येतो शेतात पडतो शेतामध्ये तो कारण देह सूक्ष्म पाण्याद्वारे उदाहरणार्थ उसामध्ये जातो तो कापलेला ऊस बाजारात येतो त्याचा रस जो निघतो त्याच उसातला तेवढाच अंश नेमका भगवंतांच्या नियोजनाप्रमाणे मी रस पितो मी प्यालेल्या रसापासून वीर्य तयार होतं ते वीर्य मातेच्या उदरात जातं पत्नीच्या आणि त्यापासून माझा जन्म होतो आणि त्या जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये शेवटच्या मी केवळ आणि केवळ ते कारण देह ते कर्मफळ संपवणं एवढंच माझं काम बस बस मग ते आयुष्य पाच वर्षाचं असू दे पन्नास वर्षाचा असू दे नाहीतर ऐंशी वर्षाचा असू दे माझं किती शिल्लक आहे त्या प्रमाणात ते ते कर्मफळ ते ते संचित मी संपवतो संपवायला हवं आणि सगळं संपलं संचिताचा बॅलन्स झिरो व्हायला पाहिजे मी भगवंतांना जाऊन मिळणार परंतु असं न होता ते तर मी संपवत नाहीच नाही प्रचंड गाठोड निर्माण करतो प्रचंड गाठोड निर्माण करतो काय दुर्दैवाची गोष्ट आहे मला ते तिथं गेल्यानंतर समजतं काय आहे माझ्या आयुष्यात एक मुलगा आला विद्यार्थी अत्यंत हुशार होता अत्यंत हुशार होता गरीब होता त्याला आर्थिक मदत संस्था करत होती परंतु काय त्याला दुर्बुद्धी झाली माहीत नाही बारावीला त्यांनी अत्यंत अभ्यास करून चांगलं मार्क मिळवून यश मिळवण्याच्या ऐवजी स्वतःला मदत स्वतः करावी या पद्धतीनं त्यांनी नोकरी धरली त्याला मिळालेले मार्क ते ज्याला ऍडमिशन ज्या जिथं हवी होती तिथं त्याला मिळाली नाही हुशार असल्यामुळं तो गणितात चांगला प्रकारे बीएससी झाला आज तो एका टीचिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर का लेक्चरर म्हणून काम करतो परंतु त्याची दिशाच बदलली आणि तो आता मला पश्चाताप करतो आणि माझं काका चुकलं असं म्हणतो मी अभ्यास करायला हवा होता पण आता काय उपयोग आहे तस माझा मनुष्य जन्म संपल्यानंतर संचिताकडे बघून मला भयंकर पश्चाताप होतो परंतु काय उपयोग काही उपयोग नाही आलेली ही एकमेव संधी आहे ती मी घालवतो त्यासाठी कर्म केलेलं जर मी फळ फळ नव्हे कर्म भगवंतांना समर्पण केलं तर मला त्याचं फळ भोगायला लागणार नाही हा सर्वोत्तम मार्ग आहे पुनर्जन्म टाळायचा मी कर्म केलं की मला फळ भोगायला पाहिजे मी कर्म केलंच नाही तर मला फळ भोगण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं मी जर केलेलं कर्म भगवंतांना समर्पण केलं तर मला त्याचं फळ भोगायला लागत नाही हा सिद्धांत आहे म्हणून हे भागवतात आणि गीतेतले दोन श्लोक मी उद्धृत केले मला जे वाटलं मी ज्या गोष्टीचा धसका घेतलेला आहे मला या जन्मातून शेवटचा जन्म म्हणून सुटायचा आहे आणि ज्ञानाच्या प्रकाशाने हे सगळं संचित एका क्षणार्धात जळून भस्म होत ज्ञानाच्या उदयाने सर्व कर्मफळ संचित एका क्षणार्धात जळून भस्म होतं पण मग ज्ञान म्हणजे काय तत्व जिज्ञासा म्हणजे काय कर्मफळातून सुटायचं भोगण्यापासून म्हणजे नक्की काय करायचं हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून त्या प्रश्नावर उहापोह व्हावा यासाठी तुमच्या पुढे मी हा विषय ठेवला माझ्याशी तुम्ही संपर्कात राहा आणि या विषयाबद्दल तुमची मतं मला सांगा आपल्या आपण सहप्रवासी आहोत आपल्याला यातून सुटायचं आहे हाच जन्म आहे हो नाही परत जन्म चौऱ्याऐंशी लाख योनीनं कुणी बघितलंय या जन्मात मी सार्थक जर नाही केलं ना तर भयंकर पश्चाताप होतो तर या दृष्टीने भगवंताना ईश्वर समर्पण भावनेने कर्म समर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचं आपण यावर चर्चा करू एकमेकाशी चिंतन करू रामकृष्ण गोविंद